स्वप्नांच्या उंचीवरून स्वतःला शोधण्याचा हृदयस्पर्शी प्रवास प्रिय वाचक हो आज मी तुम्हाला एका असा लहानसा पण अतिशय गोड प्रवास घडवून आणणार आहे एक अशी गोष्ट जी तुम्हाला अलगद हात धरून चांदण्यांच्या प्रकाशात नेईल ही कथा आहे एका निरागस घुबडाची त्याच्या स्वप्नांची त्याच्या संघर्षाची आणि अखेरीस स्वतःला शोधण्याच्या सुंदर क्षणाची या गोष्टीत साहस आहे भावनांचा उतार चढाव आहे आणि एक असं सत्य आहे जे प्रत्येक मनाला स्पर्शून जातं स्वप्न मोठी असतात पण कधीकधी आपणच आपल्या योग्य जागेची ओळख विसरतो ही कथा तुम्हाला उत्सुकता उब आणि शांतता सगळंच एकाच वेळी देईल चला तर मग गोष्टी डॉट आय एनची लिंक सोबत या हृदयाला स्पर्श करणाऱ्या प्रवासाची सुरुवात करूया चांदण्यांची रात्र आणि घुबडाचे स्वप्न गावाच्या टोकाला एक मोठं जुने वडाचं झाड होतं त्या झाडावर एक तरुण घुबड राहत होतं शांत विचारशील आणि स्वप्नाळू त्या रात्री हवा खूप गार होती चांदण्यांचा पांढरा प्रकाश पानांवर झुळझुळत होता तलावाच्या पाण्यात आकाश जणू उतरलं होतं घुबड स्वतःच्या प्रतिबिंबाकडे पाहत पुटपुटलं मी एवढा वाईट नाही दिसत मग मी राजकुमारीचं मन का नाही जिंकू शकत त्याच्या डोळ्यांतच चमक होती आणि मनात एक छोटंसं निरागस स्वप्न कावळा मित्र आणि साहसाची सुरुवात त्याचं एक जवळचं मित्र कावळा तो चप्पळ मजेशीर आणि दिवसभर उडत फिरणारा घुबडाने त्याला बोलावले घुबड अरे मित्रा एक छोटी मदत करशील का कावळा काहीही सांग काय झालं घुबड हळू आवाजात म्हणालं गरुड राजाला सांग मला त्याच्या राजकुमारीशी लग्न करायचंय कावळा मोठ्याने हसला पण त्याच्या हसण्यात मजाक नव्हता घुबडाचं स्वप्न त्याला गोंडस वाटलं कावळा ठीक आहे मी सांगतो पण तयार रहा गरुडराज साधा नाही आणि तो आकाशात झेपावला गरुडराजाची परीक्षा गरुडराजाने प्रस्ताव ऐकला तेव्हा तो हसला नाही फक्त गंभीरपणे म्हणाला घुबड माझ्या राजकुमारीसाठी त्याने शांतपणे कावळ्याकडे पाहत सांगितलं त्याला सांग उद्या दुपारी सूर्य सर्वात उंच असेल तेव्हा मला आकाशाच्या सर्वोच्च ठिकाणी भेटून दाखव जो माझ्या उंचीपर्यंत पोहोचू शकत नाही तो माझ्या राजकुमारीपर्यंतही पोहोचू शकत नाही कावळा परत घुबडाजवळ आला कावळा मित्रा परीक्षा जरा कठीण आहे घुबड थोडं थरथरलं त्याला ठाऊक होतं दिवसाचा प्रकाश त्याचा शत्रू होता पण त्याने खोल श्वास घेतला मी प्रयत्न करेन कधीकधी प्रयत्नच महत्वाचा असतो सूर्याकडे उडण्याचा संघर्ष दुसऱ्या दिवशी घुबड पहाटेच उठलं त्याचे डोळे लाल पण मन स्वप्नानं उजळलेलं तो आकाशात चढू लागला पहिले काही क्षण ठीक होते पण सूर्यवर जाताच त्याच्या डोळ्यांत आग पेटली थोडं आणखी थोडं तो स्वतःला समजावत होता सूर्याने त्याच्या पंखांना कडाडत जाळलं श्वास धाप लागल्यासारखा झाला त्याचे पंख थरथरले त्याला काहीच दिसेनासं झालं आणि अचानक तो खाली पडू लागला कसेबसे तो एका शेतात उतरला दम लागलेला डोळे अंधूक हृदय जड सत्याचा पहिला स्पर्श वर बघितलं तर गरुडराज आकाशात उंच भरारी मारत होता त्याची उंची त्याची शक्ती त्याचा वेग घुबडाला ती दुनिया अगदी वेगळी वाटली पहिल्यांदाच त्याला जाणवलं ही जागा माझ्यासाठी नाही पण मी प्रयत्न तरी केला त्याच्या मनात दुःख नव्हतं फक्त एक शांत सुखद सत्य रात्रीचं उत्तर आणि स्वतःची ओळख त्या रात्री घुबड पुन्हा वडाच्या झाडावर बसला चांदण्यांनी त्याच्या पांढऱ्या पंखांना हळूवार उजाळा दिला तो विचार करत होता कधीकधी आपण ज्या ठिकाणी पोहोचू शकत नाही ते आपल्या अपयशामुळे नसतं आपली जागा दुसरीकडे असते म्हणून असतं त्या क्षणी त्याला जाणवलं त्याला राजकुमारीची गरज नव्हती त्याला स्वतःचे मूल्य ओळखायचे होते तो हसला डोळे मिटले मन हलकं झालं मी रात्रीचा राजा आहे चांदण्यांसाठी जन्मलोय आणि माझी उंची माझ्या स्वप्नात नाही माझ्या सत्यात आहे घुबडाने त्या रात्री स्वतःला शोधलं कथेचा संदेश स्वप्न पाहणं कधीच चुकीचं नसतं पण स्वतःची क्षमता मर्यादा आणि खरा मार्ग ओळखायला हवा प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे जिंकणं की हारणं हे नाही कधीकधी आपल्याला मिळत नाही ते वाईट नसतं ते फक्त आपल्यासाठी नव्हतं घुबडाने हार नाही मानली त्यांनी योग्य स्वप्न निवडायला शिकलं प्रिय मित्रा तुझ्याशी हे काही शब्द बोलताना माझं मन अगदी शांत होतं जणू आपण दोघंही त्या वडाच्या झाडाखाली चांदण्यांच्या प्रकाशात बसलो आहोत घुबडाची ही छोटीशी गोष्ट फक्त गोष्ट नाही ती आपल्याला हलक्याशा स्पर्शाने सांगते की कधीकधी आपण ज्या गोष्टींच्या मागे धावत असतो त्या आपल्यासाठी नसतातच आणि ते मान्य करणं म्हणजे हार नव्हे तर स्वतःकडे परत जाण्याची पहिली पायरी असते आयुष्यातही असंच नसतं का आपण अनेक वेळा अशा उंचीवर पोहोचण्याचा प्रयत्न करतो जिथे आपली जागा नसते आणि मग एक दिवस शांतपणे कळतं की आपली खरी सुंदरता आपलं खरं सामर्थ्य कुठेतरी अगदी जवळ आपल्या आतच लपलेलं असतं मला वाटतं तू ही गोष्ट वाचताना स्वतःच्या आयुष्यातल्या एखाद्या क्षणाशी नक्कीच जोडला गेला असशील तुझ्या मनात काय आलं काय जाणवलं मला नक्की सांग तुझे शब्द माझ्यासाठीही खूप महत्वाचे आहेत आपलं काळजी घ्या लवकरच नव्या पोस्टमध्ये पुन्हा भेटू कथेबाबत वाचकांच्या मनातील महत्वाचे प्रश्न एक या कथेत घुबडाचे स्वप्न काय आहे घुबडाचे स्वप्न आहे गरुड राजाच्या राजकुमारीशी लग्न करण्याचे दोन गरुड राजाने घुबडाला कोणती परीक्षा दिली तो घुबडाला सांगतो की सूर्याच्या सर्वात उंच प्रकाशात त्याला आकाशाच्या सर्वोच्च ठिकाणी भेटून दाखवावे तीन घुबडाला सूर्याच्या प्रकाशात उडताना काय अडचण येते सूर्याच्या तेजस्वी प्रकाशामुळे घुबडाच्या डोळ्यांत आग पेटते आणि तो थकून खाली पडतो चार घुबडाला शेवटी काय समजते की त्याची खरी जागा गरुडराजाच्या उंचीवर नाही आणि त्याला स्वतःची खरी ओळख घेणं आवश्यक आहे पाच या कथेतून काय संदेश मिळतो स्वप्न पाहणे चांगले आहे पण स्वतःची क्षमता आणि मर्यादा ओळखून योग्य मार्ग निवडणे महत्वाचे आहे गोष्ट किती समजली खालील प्रश्नांची उत्तरे द्या एक घुबडाला राजकुमारीशी लग्न का करायचे होते दोन कावळ्याने घुबडाला काय मदत केली तीन गरुडराजाने घुबडाला कोणती कठीण परीक्षा दिली चार घुबडाच्या संघर्षात कोणती गोष्ट त्याला खूप त्रास देते पाच शेवटी घुबडाने काय शिकले